नको वाता पुसो काही लवलाही वसंती जाय वेगी पंढरपुरा तो सोयरा दिनांचा वचनाचा न करी गोवा रिघे देवासी शरण तुका म्हणी कृपावंता बहु चिंता दिनाची आता तू दुसरे तिसरे काही विचारत बसू नकोस या संसार पाशातून तू लवकरात लवकर बाहेर पड आणि तू ताबडतोब पंढरपुरास जा त्या ठिकाणी दिनांचा संभाळ करणारा सोयरा पांडुरंग उभा आहे मी जाईन मी जाईन कधीतरी जाईन अशा नुसत्या शब्दांचा गुंता करून ठेवू नकोस तू त्या देवाला शरण जा तुकाराम महाराज म्हणतात तो फार कृपावंत आहे त्याला आपल्या दीनदासांची फार चिंता असते बुद्धिहीना जड जीवा नको देवा उपेक्षू परिसावी हे विज्ञापना आम्हा दिना दासांची चिंतून आले पायू त्याशी काय वंचना तू का म्हणी पुरुषोत्तमा करा क्षमा अपराध हे देवा पंढरपूरला आलेल्या बुद्धिहीन आणि जडजीवांची तू कधी उपेक्षा करू नको आम्हा दीनदासांची एवढी विनंती ऐक जे बिचारे तुझ्या पायाचे चिंतन करतात आणि दुरून येतात त्यांच्याशी वंचना करणे योग्य होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात हे पुरुषोत्तमा तुमच्याकडे आलेल्या लोकांचे जर काही चुकले असेल तर त्या अपराधांची त्यांना क्षमा करा म्हणवनी काकुलती ये तो पुडत पुडती तुमची आसी हाती कमळापती भांडारू खेडू आली ती दरिद्री तरी न लगेची उशिरू पुरे अभय करू ठाया ठाव रंकाशी कोठे न घाली धावू याजसाठी त्याचली हावू घेऊन वावू मना केला विरोध कारणांच्या गुणे वेळ काळ ने तुमच्या कीर्तने तुका तुम्हा जागवी हे पंढरीनाथा देवा तुमच्या हातामध्ये द्रव्यांचे भांडार आहे तू लक्ष्मीकांत आहेस म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रार्थना करीत आहे जेव्हा तुम्ही आपल्या मनामध्ये भक्तांचे दारिद्र्य दूर करण्याचे जर आणले तर त्याला मुळीच उशीर लागत नाही तुम्ही जागच्या जागी बसून एखाद्या दरिद्री भक्ताला नुसते अभयदान जरी दिले तरी सुद्धा ते पुरे आहे तेवढ्यानेच त्याचे ताबडतोब दारिद्र्य निघून जाते देवा तुमच्याजवळ सर्व भांडार आहे म्हणूनच मी सर्व विषयांची हाव टाकली आहे तुझ्याशिवाय कुठेही जाण्याची आता धाव घेत नाही मनामध्ये दुसऱ्या विषयाला अवकाश मिळू देत नाही कदाचित मन आपण होऊन विषयाकडे जाऊ लागले तर मी त्याला अडवतो असे मी आपल्या मनाशी शत्रुत्व केले आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा आमच्या कामासाठी वेळ काळाचा विचार न करता तुमचे कीर्तन करून तुम्हाला जागवित आहोत बहु नावे ठेविली सुतीची आवडी बहुत या गोडी आली रसा बहु सोशी सेवन केले बहु वसू बहु झाला दिसू घुमट्याचा बहुता पुरला बहुता उरला बहुतांचा केला बहु नटू बहु तुका झाला बहु निकटव्रती बहु काकुलती येऊन या देवा तुझी स्तुती करण्याच्या नादामध्ये आणि प्रेमाच्या भरामध्ये मी तुला पुष्कळ नावे ठेवली आणि त्या नावामुळेच भक्तिरसाला एक प्रकारची गोडी आली आहे त्या नावाने मी मोठ्या आवडीने अतिशय सेवन केले आणि त्या योगे आमच्या आयुष्यामधील दिवस अतिशय फार चांगले गेले हा देव पुष्कळांना पुरला आणि अजूनही पुष्कळांसाठी उरला आहे तसेच त्याने पुष्कळ रुपये घेऊन पुष्कळांचा उद्धार सुद्धा केला आहे तुकाराम महाराज म्हणतात देवाला अनेक काकुळतीला येऊन मी पुष्कळ झालो व्यापक झालो आणि देवाच्या अतिशय जवळ ऐक्य रूपाने राहणारा अशा प्रकारचा मी झालो आहे देह लोकी आम्हा वस्तीचे ते उदासीनतेने देहभावी कार्यापुरते कारण मार्गी उल्लंघुनी वेगी स्थळा सोंग संपादनी चालवितो व्यवहारू अत्यंत आदर नाही गोवा तुका म्हणे वेचू लाविला संचिता होईल घेता देता लाभ कोणा या मृत्यू लोकामध्ये आमचा ध्येय हे एक मुक्काम करण्याचे ठिकाण असून सुद्धा आम्ही त्याच्याविषयी नेहमी उदासीन राहिलो या मार्गामध्ये कार्यासाठीच कारणाचा आश्रय शोधावा लागतो हे समजून घेऊन त्याचे उल्लंघन करावे आणि स्वस्वरूपाच्या स्थळाला जावे मी जो लौकिक व्यवहार करीत आहे ती एक केवळ सोंग संपादने आहे त्यामध्ये अत्यंत आदराने माझी गुंतवणूक झालेली नाही तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जवळच्या सर्व संचित कर्माचा मी सर्व खर्च करीत आलेलो आहे जो कुणी याची देवघेव करील त्यास त्याचा फायदाच होईल रोज किर्दी जमा धरून सकळू खताविला काळू वरावरी नाही होत झाड्या पाड्याचे लिगाडू हुजराती ते गोडो सेवा रुजू चोरासाठी रद बदलू आता हसू जळोजीने दाशो बहुताचे सावधान तुका निर्भर मानशी साल झाड्यापाशी गुंपुनेने या आयुष्याचा काळ किती हरिशेवेमध्ये गेला आणि किती फुकट गेला या सर्वांचा जमा खर्च रोजच्या किर्दीमध्ये लिहून मी पुन्हा त्याची वरचेवर खातेवार खतावणी केली आहे त्यामुळे देवाजवळ संपूर्ण हिशोब देण्याचे माझ्या पाठीमागे लचांड राहिले नाही आणि स्वामींच्या सेवेमध्ये मी तत्पर असल्यामुळे माझी सेवा गोडपणाने हरिजवळ रुजू होत आहे आपला स्वामी सोडून इतरांचे दास्य करणे आणि सेवेमध्ये चुकारपणा करणे मी ही कष्टाची सेवा करीत नाही असा आग्रह धरणे हे चोरांचे धंदे आहेत अशा सेवा चोर सेवकांच्या जगण्याला आग लागू तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडून हरीची सेवा निर्दोष होत असल्याबद्दल माझ्या मनाला समाधान वाटत आहे आणि रोजचा हिशोब मी मोठा दक्ष असल्यामुळे आयुष्याच्या वर्षाअखेर पाप पुण्यांचा आणि या देहामधील पंचभूतांचा हिशोब देऊन मी मोकळा होणार असल्यामुळे बंधनात पडायचे मी जाणतच नाही रेविध कर्मांचे वेगळ आले भाऊ निवडून ठावू दाखविले आली याचा झाडा राहिल्याचा ठावू सुख तो गौरव संतांगी हिशेबी आले ते सकळाशी प्रमाणू तेथे नाही आणू चालू येतो तू का म्हणे नाही पाप पुण्य खंती झाड्याची होते हाती आली कर्म तीन प्रकारचे असते त्याचे वेगवेगळे भाव मी निवडून दाखवले आहेत ते काम करीत असताना त्याचा सर्व हिशोब पूर्ण करून जे उरेल ते संतांच्या अंगी लावून मी सुखाने गौरवाची स्थिती भोगीत आहे जे आले आहे ते हिशोबाने आले आहे हे सर्वांनाच कबूल आहे या ठिकाणी दुसरा काही उपाय चालत नाही तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या कागदामध्ये पापपुण्य असे काही शिल्लक राहिलेले नाही किंवा पाप पुण्याची काही चिंता उरलेली नाही सर्व हिशोब मी चुकता केल्याची पावती माझ्या हातामध्ये आता आलेली आहे साखरेची नाम घेता कळे गोडी तैसे आम्हा जोडी वैष्णवांची मोक्ष गाठी असे ठेवीला बांधुनी सोसतो भजनी आवडीचा भोजनाची चिंता माय वाहे बाळा आम्हा तरी खेळावरी चित्तू तू का म्हणी आम्ही देह उपकारी गाऊ निरंतर नाचू लागे साखरेचे नाव घेतल्याबरोबर साखरेमध्ये म्हणजे गोडी असते हे ताबडतोब लक्षात येते त्याप्रमाणेच आम्ही विष्णुदास आहोत त्या अर्थी आम्हाला सुखाचा लाभ हा ठरलेलाच आहे मोक्ष तर आमच्या पदरामध्ये बांधलेलाच असतो परंतु आमचा आवडता छंद हरिभजनाचा आहे आम्हा बालकांचे चित्त नेहमी खेळण्यावरच असते आणि आमच्या जेवण्या खाण्याची काळजी मात्र आमच्या आईला असते तुकाराम महाराज म्हणतात देवाने हा मनुष्य देह देण्याचा आमच्यावर फार मोठा उपकार केला आहे त्यामुळेच सर्व काळ देवाचे नाम गाऊ आणि प्रेमाने नाचू सुखे घेऊ जन्मांतरी एक बरे यहलोके पंढरीचे वार करे होता थोरी जोडी हे तू आले अनुभवा पाहावे जीवा वरुणी तुका म्हणे केला त्याग सर्व संग आम्ही सुखाने अनेक जन्म घेऊ कारण या यहलोकामध्ये एक गोष्ट अतिशय चांगली आहे ती ही की पंढरीचा वारकरी झाले म्हणजे मोक्षासारखा मोठा लाभ सहजपणे हाती येतो हे माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आले आहे आणि तुम्ही सुद्धा याचा अनुभव घेऊन पहा तुकाराम महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी झाली असता मोठा लाभ होतो म्हणूनच मी सर्व संघ परित्याग केला आहे करू जाता सन्निधानू शेने जनू पालटे आता गोमटे ते पायू तुझे मायू विठ्ठले हरिदासांचा समागम अंगी प्रेम विसावा तुका म्हणे म्हणू इच्छा दान मागतशी देवा तुझ्या पायाजवळ राहिले असताना मनुष्य एका क्षणामध्ये पालटून जातो पूर्वी तो पामर असेल मुमुक्ष असेल किंवा मुक्त अभक्त असेल तरी सुद्धा तो भक्त होऊन जातो यासाठी हे आई विठले मला आता तुझे पाय फार चांगले वाटत आहेत हरिभक्तांच्या संगतीमध्ये राहिली असता तुझ्याविषयीचे प्रेम अंगामध्ये संचारते तुकाराम महाराज म्हणतात हे देवा याप्रमाणे माझे मन तुझ्या पायाजवळ राहण्याविषयी मी तुला इच्छादान मागत आहे शिर मागे तया रायतेची वाढी वाघानी गधडी ऐशा नावी समयो जाना समयो जाना भलते नाना भलते थे अमंगळवाणी वदवी मंगळी अशुभ वंगळी शोभनते तू का म्हणे समयो ठाया ठाऊ रहाडी ते वाव नरकाडी जेवताना जेवणारा घर खीर मागत असेल तर जी स्त्री तिखट रायते वाटते तिला गावडळ गदडी असे म्हणावे म्हणूनच मी सांगतो की योग आणि वेळ काळाचा विचार करा भलत्या ठिकाणी भलती आणू नका मंगल कार्यामध्ये जो अमंगळ बोलतो त्याचे ते अशुभ बोलणे त्या शोभन कार्याला योग्य होत नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्याला उचित आणि अनुचित स्थळ काळांचे ज्ञान नाही त्यांचे वागणे चिखलासारखे अस्वच्छ आणि विष्ठेसारखे अमंगळ असते विंचा पिढी नांगी ज्याचा दोष हो त्याचे अंगी केला पाहिजे विचारू मन मित्रो दारू मधुरा उत्तरी रावा खेळे उरावरी तुका म्हणी रेडा सुखे जाती ऐशा पिडा ज्याच्या अंगामध्ये जे गुणदोष असतात तेच त्यांच्या सुखदुःखांना कारण होतात जसे विंचवांच्या नांगीमध्ये विष असते त्यामुळे विंचू पाहिल्याबरोबर माणसे त्याला मारू इच्छितात म्हणून त्याचे विषच त्याला परिणामी दुःख देते आपले गुणदोषयुक्त मनच आपला मित्र आणि आपला शत्रू आहे असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे पोपटाला गोड बोलता येते त्यामुळेच लोक त्याला जवळ करतात आणि तोही लोकांच्या अंगा खांद्यावर खेळतो तुकाराम महाराज म्हणतात रेड्याच्या अंगी कोणताही लोकप्रिय असा गुण नाही किंवा लोकांना न आवडण्यासारखा दोष सुद्धा नाही त्यामुळे त्याला पोपटासारखे सुख नसते आणि विंचवासारखे दुःखही नसते हे दोन्ही त्यांच्यापासून दूर जातात तीर्थाची अपेक्षा सळी वाडे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुवर्यशी भाविकांची जोडी काळ नाही घडी जात वाया करोनी चिंतन करवावे अनिका तो या झाला लोका नावजगी तुका म्हणयशी पर उपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी अनेक ठिकाणच्या तीर्थयात्रा करीत फिरण्यापेक्षा एका ठिकाणी बसून सर्व तीर्थयात्रेचे श्रेय संपादन होईल आणि पुष्कळ पुण्य वाढेल असे गुह्य मनुष्याने जाणून घ्यावे ते गुह्य असे आहे की भाविक वैष्णवांच्या संगतीचा जर लाभ झाला तर तीर्थयात्रेपेक्षा सुद्धा तो लाभ चांगला असतो कारण त्यामुळे एका क्षणाचाही काळ हरिचिंतनाशिवाय व्यर्थ जात नाही जो स्वतः हरिचिंतन करून दुसऱ्याकडूनही करवून घेतो तो लोकांना या भवसागरातून तारणारी नाव झाला आहे असे समजावे तुकाराम महाराज म्हणतात असे जे परोपकारी वैष्णव आहेत त्यांच्या पायावर माझे मस्तक अखंड राहू भयाची तू आम्हा चित्ती राहो खंती शकेचे नाव समर्पिलो जीवे भावे काशा भ्यावे कारणे करीन ते कवतुके अवघे निके शोभले तुका म्हणे माप भरू दिवस सारू कवतुके आमच्या मनामध्ये किंवा चित्तामध्ये अजिबात भीती किंवा काळजी कधीच राहू शकत नाही आम्ही सर्व आमचे काया वाचा आणि मन त्या हरीलाच अर्पण केले आहे आणि आता कोणाला आम्ही कशासाठी भ्यावे आता मी कौतुकाने सहज जे काही वर्तन करीन ते सर्व चांगलेच असेल आणि ते शोभून दिसेल त्यात वाईट असे काहीच घडणार नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही चिंतन रूपी माप हरीने भरून टाकू आणि आवडीने हरिचिंतन करण्यामध्ये सर्व काळ कंठित राहू आचारिता धावी ऐशी ठायची ही सवी बोली करुणा वचनी हरी कृपा लाविस्तनी जानी कळवळा सिद्धीचा सोहळा तुका म्हणी नामू मागे मागे धावे प्रेम भक्ताने बोलल्याबरोबर धावून जाण्याची हरीला पहिल्यापासून सवयीच जडली आहे जो भक्त हरीला करुणावचनाने भागतो त्याच्यावर हरी कृपा करतो त्याला प्रेमाचे स्तन पाजतो हरिभक्ताच्या अंतकरणामधील तळमळ आणि अंतकरणाची शुद्धी जाणतो आणि त्याला रुद्धी सिद्धींचा सोहळा दाखवतो तुकाराम महाराज म्हणतात नाम घेणाऱ्या भक्तांच्या मागे हरीचे प्रेम धावत असते हरी नामधारक भक्तावर मनापासून प्रेम करतो काजी माझे जीवे आळस ठेविला गोसावी एवढा घात आणि कायू चिंतनाशी अंतरायू देहात्मवंदी केला घात कुबुद्धी तुका म्हणे म्हणू कळवळी वाटेशिनो हे पांडुरंगा माझ्या देहात एवढा आळस का बरे ठेवला आहे ज्या आळसामुळे तुमच्या चिंतनामध्ये अंतर पडते यापेक्षा दुसरा कोणता माझा मोठा घात आहे मी देहाला आत्मा म्हणू लागलो आणि माझ्या या कुबुद्धीनेच माझा घात केला तुकाराम महाराज म्हणतात देवा हा आळस आणि ही कुबुद्धी केव्हा जाईल याची काळजी माझ्या मनाला लागली असून मला फार दुःख होत आहे दर्शनाची आर जीवा बहुदेवा राहिली आता जाणशी ते करी विश्वंभरी काय उने येथे जरी उरे चिंता कोण जाता याहुनी तू का म्हणी जाणवली आम्हा भले एवढेची देवा माझ्या मनामध्ये तुमच्या दर्शनाचीच उत्कट इच्छा राहिली आहे आता तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा तुम्ही विश्वंभर आहात तुमच्या मनात दर्शन देण्याचे जर आले तर तुमच्यात उणीव कोणती आहे तुम्ही ताबडतोब दर्शन देऊ शकाल तेव्हा तुमच्या दर्शनाची तळमळ मनामध्ये राहून गेली तर ती शांत करणारा तुमच्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्हीच आमची इच्छा पूर्ण करणारे आहात एवढे आम्हाला आता चांगले समजून चुकलं आहे बैसू पाठी मोरी मना वाटे तैसे करी परी तू जानशी आवडी बाळा भाऊ तांची परवडी आपुलाल्या इच्छा मागोज या व्हावी तैसा का म्हणी आई नैवेचे उदास विठाई जेव्हा आम्ही एखाद्या वेळी तुमच्याकडे पाठ करून बसतो आणि जसे मनात येईल त्याप्रमाणे सोयर वागतो परंतु तू आमची आई असल्यामुळे आम्हा लेकरांची आवड आणि लेकरांना कोणत्या वेळी काय देणे योग्य आहे हे सर्व प्रकार तुला माहीत आहेत आम्ही लेकरे आपापल्या इच्छेप्रमाणे मागत असतो आणि तुला सुद्धा जशी भक्तांची इच्छा असेल तसेच व्हावे लागते तुकाराम महाराज म्हणतात परंतु हे विठाई तू आई असल्यामुळे आमच्या अनेक प्रकारच्या मागण्यांची उपेक्षा करीत नाहीस विश्वंभरावळे भवत हातो कानडोळे जेथे असे ते देखे मागितले ते ऐके जे जे वाटे गोडू तैसे पुरवितो कोडू तू का म्हणी भेटी काही पडो नेदी विश्व व्यापक जो हरी आहे त्या हरीला मी शरण गेलो आहे कारण त्याला पुष्कळ हात पाय आणि कान आणि डोळे आहेत त्यामुळे मी ज्या ठिकाणी आहे तेथे तो मला पाहत असतो आणि मी जेथून त्याला काही मागतो तेथे तो ऐकत असतो मला जी जी वस्तू गोड वाटेल त्या वस्तूंची इच्छा त्या ठिकाणीच पुरवली जाते तुकाराम महाराज म्हणतात तो हरी व्यापक असल्यामुळे त्याची भेट अखंड आहे तो आपल्या भेटीमध्ये कधीही अंतर पडू देत नाही दाटे कंठ लागे डोळ्या पाझरू गुणाची अपारू वृष्टी करी तेनी सुखी छंदी घेन सोहळा होऊनी निराळा पाप पुण्या तुझ्या मोहे पडू मागिलो विसरू आलाप सुसुर करीन कंठ तू का म्हणी येते पाहिजे सौरसू तुम्हा विनरस गोड नव्हे तेव्हा माझ्या मुखाने तुझ्या गुणांची तुझ्यावरच अपार वृष्टी व्हावी आणि ते गुण गाताना माझा कंठ प्रेमाने दाठून येऊ आणि डोळ्याला पाझर फुटो त्या प्रेमसुखाने आणि नादाने तुझे गुण गाई आणि पाप पुण्याहून वेगळ्या होऊन तो सुखाचा सोहळा भोगीन देवा तुझ्या लोभाने मागे भोगलेल्या विषयांचा विसर पडो तुझ्या गुण वर्णनाच्या आलापाने माझा कंठ सुस्वर करीन तुकाराम महाराज म्हणतात देवा या गायनामध्ये तुमचा कृपा प्रसाद पाहिजे तुमच्या प्रसादाशिवाय कोणताही भक्तिरस गोड होत नाही पसरुनी राहिलू बाहू सोयी आहो तुमची आता यावी गे पांडुरंगी बैसा याची चाकडी चाली खडे रूपताती तुका म्हणी कृपाळुवा करीन सेवा लागली देवा मला तुमची प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही आमचे हात पसरून राहिलो आहोत हे पांडुरंगा तू आता ताबडतोब आमच्याकडे धावती आम्ही पायी चालल्यामुळे आमच्या पायाला खडे गोचत असल्यामुळे आता मला तुमच्या कडेवर बसण्याची इच्छा झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू कृपाळू आहेस तुमची कसल्याही प्रकारची सेवा करण्यास मी आता तत्पर झालो आहे आम्ही झालो एकविध सुद्या सुदे असावे यावरी तुमचा मोळा तो गोपाळा कळू घेतले उसने द्यावे काही भावे विशेषे तुका म्हणे क्रिया नष्टू तरी कष्ट घेतसा जेव्हा आम्ही तुमच्या शेतात एकरूप आणि अनन्य झालो आहोत तेव्हा आता तुम्ही आमच्याशी अगदी सरळपणाने वागावे हे गोपाळा यावर तुमची वागण्याची रीत काय आहे हे मला न समजण्यासारखे आहे जे काही उसने घेतली असेल ते काही विशेष भावनेने परत करायला हवे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही क्रियानष्ट आहात म्हणूनच तुम्ही आमच्याकडून सेवा घेत असता आम्ही आर्तभूत जीवी तुम्ही गोसावी उदासू वादावाद समर्थाशी काशानशी करावा आम्ही मरू येर स्वामी घरी बैसली तू का म्हणी करिता वादू काही भेद कळीना देवा आम्ही जीवानिशी तुमच्या भेटीची इच्छा करणारे आहोत आणि तुम्ही मात्र त्याविषयी अगदी उदासीन झालेला आहात तुमच्यासारख्या समर्थाशी उगीच वादविवाद मी का करीत बसू आम्ही मात्र यरधारा करीत करीतच मरावे आणि तुम्ही स्वामींनी मात्र स्वस्थ चित्ताने स्वतःच्या घरी राहावे तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या बरोबर वादविवाद करून यामधील काहीच प्रकार मला समजत नाही पुसावी ते ठाई आपुल्या आपणू अहंकारा शून्य घालून या हेर वाघ जाळू मायेचा अहंकारू वचनाशी थारू अज्ञानते फळ त्याची बीजू बीज त्याची फळू उपनावे मुळून पालटी तुका म्हणी अवघे घवांचे प्रकारू सोने अलंकार मिथ्या नावू या देहाधिकांचा सर्व अहंकार नाहीचा करून आपणच आपल्या ठिकाणी विचार करून पाहावा इतर सर्व बोलणे हे वागजाळ असून तो मायेचा अहंकार आहे अशा वाचनांचा जे आधार असते ते अज्ञान असते जे फळ तेच बीज असते आणि जे बीज तेच फळ असते त्याला मूळ असे दुसरे नाव दिल्यामुळे त्याचे स्वरूप काही बदलत नाही तुकाराम महाराज म्हणतात पोळी खीर लाडू असे अनेक गव्हाचे प्रकार केले जातात तरी गहू हे गहूच असतात नाना प्रकारचे अलंकार केले तरी सुद्धा सोने मात्र एकच असते अलंकार आणि गव्हाचे नाना प्रकार यांची नावे ही मिथ्या असतात माझी आता सत्ता आहे तुम्हा पाया हे वरती एका विनने दुजा पंढरी राजा सर्वांगी पूर्वावी केली आळी जे जे काळी मागिनते तुका म्हणी सुटशी कैसा धरून दिशा राहिलो देवा आता माझी सत्ता तुमच्या पायावर आहे हे पंढरी राया मी आता काया वाचा आणि मनाने तुझ्या एकाशिवाय दुसरी काहीच जाणत नाही देवा आम्ही तुम्हाला ज्या ज्या वेळी जे जे हट्ट धरून मागू ते ते त्याच्या वेळी तुम्ही पुरवले पाहिजेत तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझ्या हातून सुटशील कसा कारण मी सर्व दिशा अडवून राहिलेलो आहे आवलती तुम्हा मागे नवतो लागे पावलू आलू आता उभा राही जवळी पाहे सन्मुख घरी होती गोबी झाली कामे बोली नगडेची तू का म्हणे दडपुडा झालो झाडा देवा देवा मी जोपर्यंत तुमच्या मागे लागलो नव्हतो तोपर्यंत तुम्हाला सवड मिळाली होती परंतु आता मी तुमच्या जवळ आलो आहे तेव्हा तुम्हाला सुद्धा माझ्याजवळ पुढे येऊन राहिले पाहिजे मी इतके दिवस घरकामामध्ये गुंतलो होतो आणि त्या आसक्तीमुळे तुमच्याशी बोलणे झाले नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता करारी झालो आहे तरी तुम्ही आजपर्यंत माझे कल्याण किती केले याचा मला हिशोब द्या आता नाही बोलू अविराची मातू बाळावरी चित्तो असो द्यावे तुझ का सांगणे लागे हा प्रकारू पर हे उतरो आवडीचे न हो काही एकही प्रकारू आपणांतरू नका मजू तुका म्हणे मोहू राखावा तू नये पाहून तू पांडुरंगा देवा माझ्याविषयी तिरस्काराची भाषा बोलू नका मज बाळावर तुमचे लक्ष असू द्या तुला या गोष्टी सांगाव्या लागतात काय परंतु माझी हे प्रेमाचे बोलणे आहे देवा यापुढे मला कोणतेही सुखाचे भोग देण्याविषयी प्रतारणा करू नको आणि मला तू स्वतःपासून कधी दूर सुद्धा सारू नको तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा माझ्यावर सतत लोभ राहू दे आणि संकटाच्या वेळी माझा कधी अंत पाहू नकोस करुणी राहू जरी आत्माचे प्रमाणू निचळ नव्हे म्हणू काय करू जेविली आविनु काशाचे करू शब्दांचे प्रकारो चिते पुरे पुरे आता तुमचे ब्रह्मज्ञानू आम्हाचे चरण न सोडवे विरोधे विरोध वाढे पुढता पुढती वासनेचे हाती गर्भवासू सांडी मांडी अंगी वसे पुण्य पापू बंधन संकल्प याची नावे तू का म्हणी नाही मुक्तता मोकळी ऐसा कोण बळी निरशी आत्मा हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आणि स्वभाववान अशा प्रकारचा आहे असा निश्चय करून राहावे तर मन निश्चळ होत नाही याला मी तरी काय करू जेवल्याशिवाय ढेकर कसा काय देता येईल त्याप्रमाणे आत्म्याचा यथार्थ अनुभव नसताना आत्मा असा असा आहे असे पुष्कळ प्रकाराचे वर्णन जरी केले तरी ते वर्णन हे शब्दरूपच असते तो काही अनुभव नसतो आणि शब्द हे शब्दच असतात यासाठी तुमचे ते शाब्दिक ब्रह्मज्ञान आता पुरे झाले आम्हाला तर तुमचे पाय सोडवत नाहीत व्यवहार करावा तर स्वार्थासाठी विरोधाने विरोध पुन्हा पुन्हा वाढत जातो आणि अंतकाळी जशी वासना असते तसाच जन्म प्राप्त होतो विधी निषेधांच्या खटाटोपात पडावे तर पाप पुण्य निर्माण होतात मग चित्तशुद्धी कशी काय होणार देहाधिकांना मी आणि स्त्री पुत्राधिकांना माझे समजणे या भ्रमालाच म्हणजे कल्पनेलाच बंधन असे म्हणतात जो संकल्प असतो त्या संकल्पानेच बंधन निर्माण होते तुकाराम महाराज म्हणतात मुक्त होणे ही काही सोपी गोष्ट नाही कारण देहाभिमानाचा निराश करणारा असा कोण शूर या जगामध्ये आहे तुमचे स्तुती योग्य कोठे माझे वाणी मस्तक चरणे ठेवी तसे भक्ती भाग्य तरी ने दे तुळशी दळू जोडून यांजुळ उभासी कैसे भाग्यशी पाविजे सन्निधी नेने पाळो विधी करुणा भाकी संतांची शेवटी उच्छिष्टाची आसू करुणी आवास पाहतसे करी इच्छा मज मनोत आपुली एखादी या बोले निमित्ताच्या तुका म्हणी शरण आलो हे साधनू करी तो चिंतन रात्रंदिवस देवा तुमची स्तुती करण्यासाठी माझी वाणी कुठं योग्य आहे म्हणूनच मी तुमच्या स्तुतीच्या भानगडीत न पडता तुमच्या पायावर मस्तक ठेवले आहे भक्तीच्या दृष्टीने मी अतिशय भाग्यवान आहे असे म्हणावे तर तुळशीचे एक पान सुद्धा तुम्हाला कधी मी अर्पण केले नाही केवळ तुमच्या पुढे हात जोडून उभा आहे देवा माझे एवढे कुठे भाग्य आहे की मी तुमच्याजवळ येऊ शकेन कारण मी आपला धर्म सुद्धा पाळण्याचे जाणत नाही असा मी मूड पापी असल्यामुळे तुमची करुणा भाकीत आहे शेवटी संतांच्या उत्सिष्टाची आशा धरून त्याची मी वाट पाहत आहे कोणत्या तरी निमित्ताने देवाने मला आपला म्हणावे हीच मी इच्छा करीत आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुम्हाला शरण येऊन रात्रंदिवस चिंतन करीत आहे माझ्याजवळ आता तुमच्या प्राप्तीचे हेच एक साधन उरले आहे सर्व विषयी आम्ही हेची जोडी केली स्वामीची साधिली चरण सेवा पाहिलीची नाही मागे परतोनी जिंकला तो क्षणो क्षणी काढू नाही पडू दिला विचाराचा गोवा नाही पोटी हेवा येऊ दिला केली लागवेगी अवघे तातडी भावना ते कुडी दुराविली कोठे मग ऐसे होते सावकाशू जळोत यास व्यवहाराची तुका म्हणी घेत घेतला पालवी आता नाही गोवी कासयाची आम्ही या पांडुरंग स्वामीची सेवा साध्य करून घेतली आहे त्यामुळे आमच्या दृष्टीने आम्ही एक मोठा लाभ मिळवला असे मला वाटते हा लाभ मिळवताना या संसाराकडे परतून सुद्धा कधी पाहिले नाही संसाराचे कसे हो या निर्धारानेच हरीचे चिंतन करून क्षणाक्षणाचा काळ जिंकला चिंतनाशिवाय एक क्षण सुद्धा कधी वाया जाऊ दिला नाही किंवा क्षणाक्षणाला हरिचिंतन करून काळाला जिंकले आहे मनामध्ये हरीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या विचाराचा अडथळा कधी येऊ दिला नाही तसेच कुणाविषयी मत्सर किंवा संसाराविषयी हव्यास कधी निर्माण होऊ दिला नाही हरिचिंतनाची लवकरात लवकर चाचणी केली आणि मनामधील वाईट भावना काढून टाकल्या या संसाराच्या आशेला आग लागू कारण असा परमार्थ असे अखंड हरिभजन या मनुष्य देहाशिवाय दुसऱ्या कोणत्या देहामध्ये सावकाशपणे होणे शक्य आहे तुकाराम महाराज म्हणतात या मनुष्य देहात येऊन आम्ही पांडुरंगाच्या सेवेचा लाभ पदरात बांधून घेतला म्हणूनच आम्हाला आता कोणतेच बंधन राहिले नाही येणे मुखे तुझे वर्णे गुण नामू येची मज प्रेम देई देवा डोळे भरून या पाहिन तुझे मुख तेची मज सुख देई देवा कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा वाही रंगी टाळी न उदासू हे देई हातासू पाया सुखू तुका म्हणे माझा सकळ देह भाऊ हा निकन कोठावो चिंतू यासे देवा मी या मुखाने तुझे गुण आणि नाम यांचे वर्णन करीन अशा प्रकारचे प्रेम मला दे मी डोळे भरून तुझे मुख पाहिन असे सुख मला दे कान भरून तुझी कीर्ती ऐकीन तुझे गुण वर्णन ऐकीन असे समाधान मला दे नामसंकीर्तनाच्या आनंदाने मी टाळी वाजीन आणि देहाविषयी उदास होऊन नाचेन असे सुख माझ्या हाताला आणि पायाला दे तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा देहादी पदार्थावरील सर्व अभिमान तुला मी अर्पण केला आहे यासाठी माझ्या इंद्रियांना तुझ्याशिवाय दुसरा आश्रय देण्याचा मनामध्ये कधी विचार सुद्धा आणू नको तू माझा माय बापू सकळ वित्त गोतू तुझी माझे हित करिता देवा तुझी माझा देव तुझे माझा जीव तुझी माझा भाव पांडुरंगा तू माझा आचार तू माझा विचारू तूची सर्व भार चालविसी सर्व भावी मज तू होशी प्रमाणू ऐशी तुझी आण वाहतशी तू का म्हणे तुझ विकला जीव भाऊ कळेल तो पावो करी आता देवा तूच माझा मायबाप आहेस माझे वित्त गोत्र आणि तूच सर्व प्रकारचे माझे हित करणार आहेस हे पांडुरंगा तूच माझा देव आहेस तूच माझा जीव आहेस आणि माझे अंतकरण सुद्धा तूच आहेस तूच माझा सदाचार आणि सद्विचार आहेस तूच माझ्या योग क्षमाचाही भार वाहतोस काया वाचा आणि मनाने मला तूच एक मान्य आहेस तूच मला प्रमाण आहेस याविषयी मी तुझी शपथ घेऊन सांगतो आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला मी जीवभाव विकला आहे यासाठी उद्धाराचा उपाय तुला जसा कळेल तसा तू कर वारंवार तुझो द्यावया ठेवू ऐके तो भाव माझा कैसा गेला मग नाही फिरून दिवस पुढिलांची आसू गणित नाही गुणा व गुणांचे पडते आघातू तेने होय चित्त विसू काही एक तुझा न देखो आधारू म्हणून धीरू नाही जीवा तू का म्हणे तू ब्रह्मांडाचा जीव तरी का मी केव भाकीत असू देवा मी माझी आठवण तुला वारंवार एवढ्यासाठी करून देत आहे की माझा भाव कसा आहे हे तू ऐकावेस माझ्या आयुष्याचे दिवस पूर्वी जे गेले ते काही आता परत येणार नाहीत आणि पुढील दिवस मी काही मोजित नाही वारंवार चांगल्या वाईट गुणांचे आघात मनावर होत असतात त्यामुळे माझे चित्त फारच कासावीस होऊन जाते माझ्या जीवाला तुमचा कसलाच आधार दिसत नाही म्हणूनच माझ्या जीवाला कसलाही याचा धीर धरवत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा तू सर्व ब्रह्मांडाचाही जीव आहेस असे असून सुद्धा आम्ही तुझी एवढी करुणा का भाकीत आहोत असो तही तुझे प्रकार सकळू काय खळखळ करावी ही आमुची सोयी तू जाणत असो आम्ही तुझे वर्मनामी आहे तुझ्या विचारित आयुष्य जाते वाया विनू रोज नागवन पडतसे राहीन मी तुझे पाय आठवणी हा निकते म्हणे येऊन दे तू का म्हणे येथे येसे यासे होर तुझ पुषे कीर्तनाची देवा मोक्षादी प्राप्तीचे अनेक प्रकार तुझ्या जवळ असून मला त्याचा काय उपयोग त्यांची खळखळ मला काही कामाची आहे कारण आमचे हित कशामध्ये आहे हे आम्ही आता चांगले जाणतो आहे तुझे वर्म तुझ्या नामामध्ये आहे हे आता आम्ही ओळखले याशिवाय दुसऱ्या गोष्टींचा विचार केला तर हे आयुष्य व्यर्थ वाया जाते रोजच्या रोज माझे त्यामुळे नुकसान होत आहे यासाठीच देवा मी तुमचे पाय आठवून राहिलो आहे याशिवाय दुसरे काहीही माझ्या मनात येऊ देणार नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला कीर्तनाचे फार वेड असल्यामुळे तुम्ही अनायासेच या ठिकाणी माझ्याकडे धावून येता